गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः सच्चिदानन्दरूपाय सापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सर्वाशाध्वान्तनिर्मुक्तं सर्वाशाभास्करं परम् पूर्णब्रह्मपरानन्दं सद्गुर प्रणमाम्यहं। शुकासारिखे जाते वसिष्ठा परी योगेश्वरासे कवि वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सुकाराम जय जय रघुवीर समर्थ म्हणे दास साया सत्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने वीणते आकळेना जुने ठेवणे मी पणे ते कळेना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भगवंताच्या कृपेने प्रवचनाचा पाचवा दिवस आहे त्याची योजना आपल्याला आधी माहीत नसते पण त्या योजनेप्रमाणे सर्व होतं याची आपण आठवण ठेवीत नाही की त्याच्या योजनेप्रमाणे सर्व होतं आणि म्हणून फार त्रासात पडतो त्याच्या योजनेप्रमाणे सर्व होतं एकदा असं भान कायम ठेवलं की ह्या भानाला शरणागती म्हणतात आणि ती ज्यांनी जीवनात प्राप्त केली साधली त्याच्या जीवनाची धन्यता असते विवेचनामध्ये आपण ज्यांनी जाणता भक्त होऊन राहे याचा विचार केला म्हणजे ज्ञानी भक्त होऊन राहा असा उपदेश आहे तो भक्त हो असाही उपदेश आहे ज्ञानी हो असाही उपदेश आहे आणि ज्ञानी भक्त हो असाही उपदेश आहे असे तीन उपदेश आहे आणि जे जिथे दोन्ही एकत्र आहे त्याची काही लज्जत वेगळीच आहे म्हणून ज्ञानी भक्त होऊन राहा असं सांगणं चाललंय आपल्याला वाटतं ज्ञानी भक्त व्हावं ज्ञानाशिवाय खरोखरी धन्यता नाही बाकी काही केलं नाही कोणत्याही खटपटी उपासनेच्या खटपटी असोत भक्तीमधल्या असोत व्यवहाराच्या प्रापंचिकही असोत कुठेतरी ज्ञानाची सोय तरी काही फळच नाही हे अगदी स्पष्टपणे आपण आपल्याला एकदा समजवूनच द्यावं आणि तसं समजावून दिलं म्हणजे हालचाली त्या दिशेने लागतात एका अरण्यामध्ये एक दिवस एक कोल्हा चालला होता हेतू काही नव्हता चालला होता प्रयोजनाच्या शिवाय चालला होता समोरून एक अस्वल येताना दिसलं आरण्यात हे सगळे पशु हिंडतच असतात तसा अस्वल हिंडत होतं कोल्हा हिंडत होता दोघांची समोरासमोर गाठ पडली आणि कोल्ह्याला युक्ती सुचली चतुरच आहे प्राणी काय अस्वल दादा कोणीकडे निघाला असा काय नाही कुठे नाही चाललो मला तुझी दोस्ती करायला आवडेल कोल्हा म्हणतो आणि अस्वल म्हणतो तुझ्याशी मला पण दोस्ती करायला खूपच आवडेल माझं ते भाग्य आहे मग चल आता आजपासून आपण दोघं एकत्र राहू ठीक आहे आता दोघं जण बरोबरीने बरोबर मी खातील पितील पाणी पितील असं सगळं चाललंय आणि एक दिवस कोल्हा म्हणतो हे नुसतं हिंडायचं काय आपण काहीतरी उद्योग करू की आणि अस्वल म्हणतो हो मला उद्योग करायला आवडेल काय उद्योग करायचा आपण दोघं जण घेऊन शेती घेऊ आणि शेती जायचं ठरलं मी जमीन पाहतो सगळं करतो घेतलं एक शेत हंगाम जवळ आलाय आता काहीतरी ती त्यात पेरायचं तर अस्वल म्हणत काय पेरावं असं तुला वाटतं नाही पेरणीच थोड्या वेळाने करू आपण पण आधी आपलं काहीतरी एक तर कसं आहे पहा एक काम करू नये केळीच्या आटी बिटी स्पष्ट असाव्या नंतर भांगण नको म्हणून आपण आपली आटी ठरवूनच घेऊ शेवटी पैसा हा भावा भावांमध्ये सुद्धा तर वाकड आणतो आता आपली तर आता कालच दोस्ती झाली आणि आज ना म्हणजे आपलं सामूहिक एंटरप्राईज आहे तिथं कसंच आहे आपण असं ठरवूनच घेऊ की कोण हा म्हणतो असं तर ते आसवाला नेहमी त्यालाही हो म्हटलं मग काय ठरवायचं आता काय दोघं मिळून करतोय तर जे पीक येईल याच्यात निम्मा निम्मा वाटा आपला असं नाही का सरळ बरोबर सरळ हेच दिसतंय तेही बरोबर आहे जेवढं काही उत्पन्न होईल याच्यात निम्म तुझं निम्म माझं असा हिशेब लावत जाऊ आपण पिकाच्या बाबत झालं रे अस्वल भाऊ पण मेहनतीच्या बाबत काय त्याच्यात नको का काही वाटणी तर असं कर बियाणं विकत आणणे पेरणीच्या वेळेला मजुरावर लक्ष ठेवणे पीक विक्रीची व्यवस्था करणे पैसा मोजून घेणे धान्य मोजून घेणे हे सगळं मी पाहतो नांगरणे खुरपणे वखरणे प्रत्यक्ष पेरणी करणे मस्ती मांडणी मळणी करणे सगळं पोते बिते पर्यंत असं सगळं तू कर आस्वराने विचार केला हेही पण बरोबर आहे चालेल मला अगदी असं बिचारा अस्वल नांगरापासून मेहनतीला लागलो पुष्कळ झालं झालं आता पावसाची वाट पाहणं बियाणं आणून ठेवलं तर बियाणं आणायला जाताना कोल्हा म्हणतो या वर्षी काय पेरावर रे आपण काय बरं येईल हंगाम कशाचा बरा आहे असं हवामान हवामानशास्त्र काय म्हणते त्याप्रमाणे आपण निवडू ठीक आहे पण माझ्या डोक्यात एक अशी छान युक्ती आली रे मग ते धान्य किंवा जे पीक आहे अर्धा अर्धा वाटण्याचे पुढे खूप घोटाळे होता मग आता पायल्यांनी किंवा किलोनी ते मोजून घ्यायचं पडलं तर मोजता मोजता विसरतोच की माणूस आणि ते विसरलं म्हणजे मग पुन्हा पहिल्यापासून मोजायचं का ते असं मोजण्याची खटपटच नको निम्म निम्म घ्यायचं ना असं करू आपण पिकाचे दोन भाग असतात झाडांचे एक जमिनीच्या वर असत आणि जमिनीच्या खाली असत ते निम्म निम्म घ्यायचं जेवढं वर आहे तेवढंच खाली असत एक वर्ष वरचं पीक मी घेणार खालचं तू दुसऱ्या वर्षी तू आणि खालचं मी म्हणजे निम्मान्यम करण्याचे घोटाळेच व्हायचे नाही अगदी छान कोणाला म्हणतो दादा तुझं डोकं खूपच छान चालतं रे तर मग माझा जन्म त्यासाठी ठरलं मग या वर्षीला काय पेरायचं आपण आता या वर्षी आपण भुईमुगच पेरू आणि भुईमुख पेरायचं ठरलं छान पेरणी झाली पाऊस खूप अनुकूलपणे पडला चोरी चोरी बिरीचं काही भय झालं नाही काही नाही अगदी रानडुकरं आले नाही काही नाही छान पैकी पीक पीक काढायच्या दिवशी आता या वर्षीला वर्ष घ्यायचं नाही कोल्ह्याने घ्यायचं खालचं सगळं पालापाचोळा आसवालाच्या वाट्यावर सगळ्या सेमला याच्या वाट्यावर बोलायची काही सोय नाही आपण आधी मान्य केलेल्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं आता काय करता ठीक आहे अस्वल म्हणाल एक वर्षाने शेंगा मला मिळतील पाला त्याच्याकडे जाईल कोल्हा म्हणतो की एकच पीक त्या जमिनीत जर दरवर्षी घेतलं तर जमिनीचा कस बिघडतो तर वर्षी आपण आता वेगळं पीक पेरू आणि या वर्षी आपण ज्वारी पेरू या वर्षी आपण ज्वारी पेरू ज्वारी पेरली कणस कोल्हाबाला गेले हो ते सगळ्या वाट्याला आल्या शेवटी पीक काढून घेतल्यानंतर वावर स्वच्छ करायचं असतं पुन्हा करता वावर तयार करायचं असतं ते नांगरून बिंगरून ते सगळे बुडखं काढायचे त्याचा काही उपयोग नाही म्हणून चेतवून द्यायचे अस्वल म्हणतात तेवढं काम समर्थ रामदास स्वामींनी असे सगळे अस्वल गोळा केले आणि श्लोक म्हटला जगी जाणता भक्त होऊ काय ज्ञानाशिवाय नाही हो यश नाही फळ नाही सुख नाही आनंद नाही काही नाही आता ते शेताचं अस्वल गोष्ट आपण ऐकतो आहे त्या प्रपंचात सगळं असंच चाललंय आपल्या वाट्याला काही चांगलं पीक येतच नाही काही नाही ह्या प्रपंचात असंच होत चाललंय आलटून पालतून वरचं घेतलं तरी दुःख आणि खालचं घेतलं तरी दुःखच आहे आणि म्हणून माणसाने थोडस जाणता होण्याचा विचार केला पाहिजे का नको कधी ह्या प्रपंचाचं स्वरूपच ओळखून घेतलं पाहिजे प्रपंच कोह्यासारखा आहे तो कधीही दुसऱ्याच्या संघात गेला की त्याला सुख नाही आणि म्हणून प्रपंच करतानाच पहिल्यांदा ज्ञान पाहिजे त्याला ओळखावं आणि त्याच्याशी वागावं कोणाशीही ओळखून वागावं आणि ओळखून वागलं असताना मग धाक नाही हो आनंद होईल का दुःख होईल असा आणि याप्रमाणे जाणता भक्त होऊन राहायचा आवडलं हे आपल्याला उपदेशाचा हा प्रकार आवडला की जाणता भक्त झाला पाहिजे शहाणपण पाहिजे कोणत्याही क्षेत्रात शहाणपणाशिवाय गती नाही आणि शहाणपण शब्दाचा नक्की अर्थ काय आहे शहाणा म्हणजे कोण जवळ असलेलं ज्ञान ज्याला प्रसंग पाहून वापरता येतो ज्ञान वापरण्याच्या क्षमतेचं सुखाकरता ज्ञान वापरण्याच्या क्षमतेचं नाव शहाणपण आहे नुसत्या ज्ञानाचाही उपयोग होत नाही ते शहाणपणच पाहिजे आणि असं शहाणपण प्राप्त करून घ्यायचं असा जो जाणता भक्त आहे तो प्रपंच ओळखतो परमार्थ ओळखतो पहिल्यांदा परोक्ष पातळीवर ओळखतो आणि नंतर अपरोक्ष पातळीपर्यंत त्याला त्याची ओळख होते अशा प्रकारचा जाणता भक्त होऊन राहा असा भक्त होण्यामध्ये म्हणजे सर्वांनी आपण तसा भक्त होण्यामध्ये संतांना आनंद आहे हे सगळं पटलं अगदी कळालं आणि आता प्रश्न निर्माण झाला आहे की जाणता भक्त होण्याची रीत काय काय केलं म्हणजे आम्ही जाणता भक्त होऊ आणि या रीतीचं विवेचन करताना म्हणतायत म्हणे दास सायास त्याचे करावे ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे जाणत्याचे पाय धरावे जाणता भक्त व्हावं जाणत्याचे पाय धरावे आणि असं कारणही आहे लक्षात ठेवा समर्थ बोलतात लक्षात ठेवा गुरु अन्य ते आकळे ना जुने ठेवणे मी पण ते कळे ना फार मार्मिकतेने शब्द वापरलेले आहे पाहू एकेका ओळीत जसा आपण पुढे पुढे प्रवास नेऊ आपला तसा तसा त्याचा जेवढा उकल जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न करू जाणत्याचे पाय धरावे आणि सुख नावाचं यश प्राप्त करून घ्यावं जाण त्याचे पाय धरावे आपल्या पराक्रमाने आपल्याला मिळत नाही असा एक सूर या श्लोकात आहे आणि जाणत्याच्या सहकार्याने त्याच्या मदतीने त्याच्या कृपेने त्याचा लाभ होतो असा दुसरा एक सूर आहे त्याचा त्याच कारण सांगणारा तिसरा सूर आहे तिसऱ्या ओळीमध्ये आणि जो कृपा करून आपल्याला देणार आहे तो त्याचं काहीच देणार नाही आपलंच ते आहे असं चौथा सूर वेदांत इथे पुरा होतो वेदांत इथे पुरा होतो आपलीच वस्तू आहे एवढा आपण जर आहे चारही स्वर मी ऐकले आणि त्याचा थोडासा बोध झाला तर फार छान आहे भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये स्वतःच्या त्या मंदिरात बसलेले आहे लोक दर्शनाला येत आहेत आणि अशा वेळेला एक चित्रकार दर्शनाला आला मी फार वर्षापूर्वी ही गोष्ट एकदा सांगितली आज आठवली म्हणजे मी ऐकली असेल की मी पुन्हा तशीच सांगितले का नाही असं ओळखा आणि नवी असेल तर नवेपणाने ऐकायची एक चित्रकार आला नमस्कार केला त्याने छान नम्रपणे आडवीने बाजूला उभा राहिला भगवान कृष्णाने त्याला आपाद मस्तक निहाळलं आणि काय बाबा काय हेतू धरून आलाय काय परिचय मी एक चित्रकार चित्र चांगले काढतो असं लोक म्हणतात खूप लोकांचे खूप राजांचे खूप पुढाऱ्यांचे असे खूप खूप चित्र काढले आणि आता अशी इच्छा झाली आहे की भगवान द्वारकाधीशाचंही एक चित्र आपण काढावं तेवढ्या हेतून आलोय आपण मला परवानगी द्या आणि भगवान कृष्ण म्हणतात काढ की माझं चित्र माझं चित्र मला पाहायला खूप आवडेल काढ त्याच्यासाठी मी काय करू तर चित्रकार म्हणतो काही करू नका तुम्हाला ज्या प्रकारची पोज पाहिजे तसे बसा समोर एक पाच मिनिट तुम्ही तुम्हाला जसं हवं आहे तसे बसा मी तुम्हाला पूर्ण निहाळून तुमचं चित्र माझ्या डोळ्यात ठेवून घेतो घरी जातो माझं चित्र काढण्याचे जसे पडदे असतात तसा पडदा लावून मी त्यावर माझ्या डोळ्यातलं चित्र उतरवीन ठीक आहे भगवान कृष्णाला जसं बसायला आवडत होतं तसे ते आयतीत बसले समोर चित्रकार उभा राहिला चित्रकाराने खूप निरीक्षण बारीक करून भगवंताची ती मूर्ती न्याहाळली डोळ्यामध्ये साठवली घरी गेला कॅनव्हास फ्रेमवर ठोकला त्याच्यावर त्यांनी काय पद्धतीने करायचं चित्र काढलं विविध सगळे रंग रंग सुद्धा त्यांनी डोळ्यामध्ये साठवलेच होते पितांबराचा रंग शेल्याचा रंग मोत्याचा रंग मुकुटाचा रंग कृष्णाचा रंग सगळे रंग त्यांनी लक्षात ठेवून तसा तसा रंगीत चित्र भगवान कृष्णाचं तयार केलं ठरलेल्या दिवशी तो चित्र घेऊन आला ते गुंडाळी केली छान वस्त्रात गुंडाळली सांगितलं होतं की मी आमच्या दिवशी गुरुवारी येतो तिथे भगवान कृष्णाचं चित्र द्वारकेमध्ये पहिल्यांदाच काढलं जात आहे आणि ते गुरुवारी येतं इथे आणि म्हणून खूप गर्दी चित्र पाहायसाठी जेवढी गर्दी कृष्णाला पाहायला नाही कधी जमली एवढी चित्र पाहायला जमली आज अगदी जागा नाही तिथे चित्रकाराला त्याला इतका आनंद होता की मी जसं त्या दिवशी पाहिलं ना तसं चित्र झालंय हो काही शंकाच नाही आणि म्हणून तो आनंदाने प्रविष्ट झाला तिथल्या त्यांच्या त्या सिंहासनावर अधिष्ठित असलेले भगवान त्यांनी चित्रकाराला पाहिलं अरे यांनी माझं चित्र बरोबर काढलं असं याला वाटतंय असं यांना वाटलं ठीक आहे येऊ दे आणलं बाबा चित्र हो आणलं चला उघडा काही अंतरावर ते ठेवलं त्याच्या किती मोठं आहे याप्रमाणे अंतर त्यांनी हिशेबात घेऊन चित्र समोर उघडलं सगळे जमलेले सगळे दर्शनार्थी चित्र पाहत आहेत लोक कृष्णाकडे पाहतात चित्राकडे पाहतात त्यांच्या प्रत्येक स्वरूपाकडे पाहत आहेत आणि भगवान हसत आहेत आणि ज्यांनी ज्यांनी चित्र पाहिलं ते म्हणतात तू कोणत्या कृष्णाचं काढलं चित्र कोणत्या द्वारकाधीशाचं काढलं पितांबर असा नाही शेला असा नाही मुकुट असा नाही हे जाऊ दे हे शेला मुकुट हे सगळी तटस्थ लक्षणे आहेत ही बदलतात पण याच मूळ रूप आज डोळा त्याचा दिसत नाही नाक तसं नाही जीवणी तशी नाही कपाळ तसं नाही केसाची ठेवण तशी नाही काही काही एक टक्का सुद्धा चित्र कृष्णासारखा आलं नाही सगळ्या दरबाऱ्यांनी त्या याची खूप उडवली कशासाठी कुठे मिरवतो गावोगा आमचा द्वारकाधी साखर नाही द्वारकाधी साखरे म्हणाले त्या दिवशी तू फक्त मलाच पाहिलं होतं ना पण आहे का माझ्यासारखं त्याचा चेहरा उतरून गेला डोळ्यात पाणी यायची वेळ आली भगवंताला म्हणतो मला आणखीन एक चान्स द्या आज पुन्हा आपण माझ्या पुढे पाच मिनिट बसा त्याने पुन्हा नीट पाहिलं घरी गेला पुन्हा चित्र काढलं आठ दिवसांनी चित्र घेऊन आला दशाती कृष्णाचं काहीही रूप त्या चित्रात उतरलेलं नाही आता तर रडला असं काय होतं त्या द्वारकेमध्ये काही भूताटकी आहे का आणि भगवान कृष्ण मनात म्हणतात मीच भूत आहे <laughs> भूताटकीच गाव आहे पुन्हा अगदी रडक्या स्वरामध्ये प्रार्थनापूर्वक म्हणतोय की तीन अटेम्प्ट अलाउड आहे <laughs> म्हणून मला आणखीन एकदा काढू द्या भगवान म्हणाले का जा तिसऱ्यांदा काढून आणलं गती तीस झाली आहे आज त्याला पुन्हा प्रार्थना करण्याची हिंमत उरली नाही लोकांना तोंड दाखवायची सोय राहिली नाही रडत सुटला खाली मान घालून तर महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी पुढे आला तो दारातून बाहेर पडतोय आणि बाहेरून भगवान नारदात प्रवेश करतात आणि नारद म्हणतात अरे अरे काय झालं रे बाबा त्या द्वारकाधीशाचं मंदिर हे असं स्थान आहे की जाताना माणसाने रडत जावं आणि बाहेर पडताना हसत यावं हे उलट कसं झालं तुझी काय व्यथा काय दुःख आहे या द्वारकाधीशाने तुझं दुःख निवारण नाही का केलं थांब मी सांगतो त्यांना तुझ्या व्यथेचं कारण तर कळू दे आणि त्यांनी ही हकीकत सांगितली नारद समोर आलेले भगवान कृष्णाने पाहिले नाहीये पण नारदांना दारातून कृष्ण दिसत आहेत म्हणून नारद चित्रकाराला म्हणतात जरा बाजूला ये त्याला बाजूला घेतलं नारदांनी की आपण दोघं बोलतो हे त्यांनी पाहू नये आणि बाजूला घेऊन त्याच्या कानामध्ये नारदाने काहीतरी सांगितलं त्यांनी डोळे पुसले पुन्हा आत आला द्वारकाधीशाला म्हणतोय की भे भगवंत मला आणखीन एकदा चित्र काढू द्या मी एक पुन्हा हिंमत करतो आणि पुढच्या गुरुवारी घेऊन येतो भगवान म्हणाले ठीक आहे जाऊ दे चित्र काढलं त्याने घरी जाऊन का का गेला घरी खूप आनंदीच होता आता रडणं गेलं होतं वाईट वाचणं गेलं होतं नाराजी गेली होती कोणापुढे तोंड कसं दाखवू अशी काही आता शंका नव्हती झाले आठ दिवस गुरुवार उगवला एका मोठ्या वस्त्रात एक फ्रेम गुंडाळली चित्राची आणि चित्रकार दरबारात आला तीन वेळा नापास झालेला चित्रकार आहे आता चौथ्या वेळेला त्याची काय बोंब आहे आणि म्हणून आज आणखीन गर्दी जमली आहे आणि इतकी सगळी गर्दी चित्रकार आला आज चित्रकाराचा चेहरा खूप यशाच्या आनंदाने फुललेला होता भगवंताच्या लक्षात आलं हा तीनदा नापास झालेला आज एवढा काय आनंदित आहे <laughs> पाहूच चित्र आणि त्याने त्या फ्रेमवरचं वस्त्र बाजूला केलं देवाच्या समोर ते फ्रेम आहे ती चित्राची आणि देव पाहत आहे लोकही पाहत आहे इकडे पाहिलं भुवया अगदीच तशा ओठ अगदीच तसे नाक अगदीच तस रंग अगदीच तसा कपडे अगदीच तसे जसा बसलाय तस काही कुठेही फरक नाही अगदी जसंच्या तसं सगळ्या लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या देवाने टाळ्या न वाजवता विचारलं बाबा चित्रकारा यावेळी चित्र काढून घेऊन येण्याच्या पूर्वी तुला कोणी भेटलं काय तुला कोणी भेटलं काय आणि चित्रकार म्हणतो की या एवढ्या यशाच्या एवढ्या कौतुकाच्या करता जे जबाबदार आहेत ना त्या देवर्षी नारदांना मी वंदन करतो आज नारद आले <laughs> <laughs> या सत्रात नारद आज आले आणि नारदांना मी मनोमन वंदन करतो आणि दुसरं वंदन द्वारकाधीशा आपणाला करतो जमलं का चित्र अरे नारद भेटल्यावर माझं चित्र तुला जमणार नाही असं कधी होईल का रे आधी ते जेवढे चित्र काढून आणले त्याने ज्या दिवशी ते पाहिलं तसं चित्र हुबेहूब काढलेलंच होतं पण वारकाधीश अनंत रूपाने नटणार आहे त्यांनी चित्र आणलं ते द्वारकाधीशाने रूप बदलवूनच काढायचं आणि म्हणून ते कधीच जुळलं नाही आज नारदाने कानात काही सांगितलं की बेट्या चित्रकारा याला आपल्या याच्यामध्ये पकडणे या दुनियेत कोणालाही शक्य नाही आणि म्हणून चित्र काढायचं नाही रे तू पुढच्या गुरुवारी येताना फक्त एक आरसा घेऊन ये पुढच्या गुरुवारी आरसा घेऊन ये आणि आता त्याला म्हण बदल रूप आणि त्या चित्रकाराने एक आरसा आणला एक हिंदी सिनेमा मध्ये गाणं आहे तोरा मन दर्पण कसला आहे आपल्या प्रत्येकाच्या जवळ एक आरसा आहे सगळ्यांच्या जवळ आहे त्या आरशामध्ये त्याची प्रतिमा पाहिजे आणि ती प्रतिमा आपल्या आरशात या मनोरूप दर्पणामध्ये त्याची प्रतिमा तशीच उमटायची असेल आता गोष्टीतून दोन सूचना आपण घेऊया पहिला प्रथम भगवंत पकडायचा असेल तर फक्त आरसा पाहिजे आणि आता आरसा कसा पाहिजे हे आपण ठरवून घेऊ त्याच्यावर घेऊ नको तो तेलकट झालेला नको जो जिथे ठेवायचा आहे टांगायचा आहे तो हालत नसावा तो समतल असावा काही काही आरसे आपण पाहिले असतील त्याच्यामध्ये तोंड एक तर खूप उभट दिसत नाही तर खूप आडवं दिसत बशी एवढाले दात दिसतात कधी कधी डोळ्याचे म्हणजे फक्त खुणाच दिसतात डोळा दिसतच नाही खूपच आडवेपणा दिसतो लठ्ठ दिसतो माणूस कसा फारच उंच दिसतो असे ते विद्रुप चित्र प्रतिबिंब दाखवणारे आरसे असतात आणि जे आरसे असे विकृत केलेली प्रतिबिंबे दाखवतात त्यातला कोणताच आरसा समतल नसतो फेरिकलचे काही प्रकार सिलेंड्रिकलचे काही प्रकार असे असतात समतल आरशामध्ये सुद्धा काही दोष आहेतच एक सांगितलं तेलकटपणा आहे धूळ आहे अमुक तमुक हलणे त्यात आणखीनही दोष असतात काही आरशामध्ये आपला रंग जरा काळा जास्त दिसतो काही आरशाचा धर्मच तसा आपलं तोंड जास्त काळं दिसतं नसतो आपण तेवढे काळे पण दिसत ते आणि ज्याच्यात हुबे होब रंगन हुबे होब रूप उतरायचं असेल तर तो भौमितिक दृष्ट्या समतल लागतो जॉमेट्रिकली प्लेन लागतो म्हणजे त्याच्यात कुठेही उंचवटा किंवा खड्डा बारीक पाहिला त्या वेळेला प्रकाशाचं जे परावर्तन आहे ते फारच यथायोग्य होऊन यथार्थ प्रतिबिंब तयार होत असा समतल दर्पण पाहिजे आपल्याला भगवंताकडून हा मन नावाचा दर्पण आरसा मिळालेला असतो पण मूरख मैले की मी असं संत कवी म्हणतात त्याप्रमाणे आपला आरसा हा तेलकट हातानेच भरला जात प्रापंचक स्नेह या मनाला अतिशय लागून पडलाय तेलकट हवा तितका तो गुळगुळीत असा समतल नाही कारण स्वस्तात घेतलाय त्याच तेवढं थोडं जमत नाही त्यावर गुळ साचले कधी झटकण्याचा प्रयत्नच केला नाही अशा जागी टांगून ठेवलेला आहे की वाऱ्याच्या झोताने तो सारखे हेलकावेत खात बरं ठीक आहे आरशाचे एवढे दोष सोडून द्या त्याच्या पुढे जाऊन आपण उभे राहताना आपलंही तोंड धुतलेलं नाही अशा तऱ्हेने आपल्याला त्या आरशामधलं चित्र कधीही आहे तसं दिसत नाही तो आरसा निर्दोष करून घेणे आणि पुढे आपण कसं उभं राहणे एवढं शिकवण्यासाठी दोनशे पाच एवढं एवढंच शिकवणं चाललं एक एक श्लोक त्याचा एक एक दोष घालवायसाठी आहे आणि असं जेव्हा सगळे दोष जातील ज्या वेळेला तुझ्याच्या प्रवचनामध्ये आपलं स्वच्छ प्रतिबिंब त्याच्यात आपण पाहणार आहोत आज आत्ताच्या प्रवचनापर्यंत आरसा आणि आपलं तोंड स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आहे दर्पणाला स्वच्छ करणं चाललंय जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही या ओवीचा सगळा भाव मला आता नको आहे पण जेथ हे संसार चित्र येते या सगळ्या संसाराला धारण करणार आणि त्याचं दर्शन आपल्याला घडवणार आपल्याजवळ जर जे सामान आहे जे साहित्य आहे उपकरण आहे त्याचं नाव मन आहे आणि म्हणून ह्या मनाबद्दल इतकं करायचं सारखं जाणे त्याने येऊन ह्या मनाला सांगायचं मला त्या मनाची आता कीव यायला लागली बिचाऱ्याने किती ऐकावं जो तो येऊन त्या मनाला सांगतच चालला आयुष्यभर सांगत चालला त्या सांगण्यामधली शेवटची सूचना मनाला केल्या जाणारा शेवटचा उपदेश आजच्या आत्ताच्या श्लोकात आहे आणि ही शेवटची सूचना अंमलात आणण्याकरताचा जो उपदेश एक राहील अंतिम उपदेश एवढा उद्याच्या प्रवचनात आपण पाहू आजचा जवळ शेवटचा उपदेश आहे ज्यांनी जाणता भक्त होऊन आहे चित्रकाराला जसं भगवंताला आकलन करण्याकरता नारदाच्या मंत्राची गरज पडली आणि मग त्याची अनंत रूपे तो प्राप्त करूच शकला ज्ञानेश्वर माऊली म्हणते अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याची वापर खुमा देवी वरू पूर्ण बाणली कैसी अनंत रूपे अनंत वेशे मी त्याला पाहिला आता कुठे अनंत रूपे आहेत तिथे त्या द्वारकेत कृष्ण सारखी रूपे बदलत होता असं काही आपण द्वारकेत कृष्ण आपल्या पुढे रूपे बदलतोय असा प्रसंगच आपण अपेक्षावा असं नाही ह्या विश्वामधलं प्रत्येक रूप त्याच ही अनंत रूपे आहे आणि यातल्या कोणत्याही रूपाला हा भगवान आहे असं म्हणणे आपल्याला जमतच नाही ही अनंत रूपे ही त्याची स्वरूपे आहे आणि म्हणून जाणता भक्त जर झालो तर ही अनंत रूपे त्याची आहे हा निश्चय होईल आणि मग मला कोणीही जरी भेटला तरी भगवंत भेटला कोणीही दिसला तरी भगवंत दिसला माझा जो कोणीही बसलं तरी भगवंत बसला एवढा सकल अर्थ ज्यांना कळला ते तुकाराम महाराज म्हणतायत जेथे जातो तेथे तू माझा सांगायच माझ्या बरोबर त्याने चालावं असं मी का म्हणून त्याला त्रासात पाडायचं तो म्हणतो तो जाशील तिथे मी आहे असं समज की जेथे जातो तेथे तू माझा सांगायचे सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणजे तू सारखा माझ्या पुढे राहा काय त्याला शिक्षा कशासाठी जो कोणी सापडेल त्याच्याशी म्हणलेला योग हा त्याचा असं म्हणायला शीत, त्याला जाणता भक्त हो असा म्हणतात देवाने आपल्या बरोबरीने सतत चालावं म्हणजे त्याचा सदा सर्वदा योग राहील असं नाही भूत भेटलं तरी तेच पिशाच भेटलं तरी तेच व्याघ्र सर्पाधिक भेटले तरी तेच असं हे मनाचं दर्पण मनस्पटल वा मन नावाचं आपलं उपकरण जर उत्तम तयार झालं असेल तर चित्त शुद्ध तरी मित्र होती व्याघ्रही न सर्प तया हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे या अनुभवाने तो निवळी ओळी आहे विष ते देईल सर्व सुख सुखफळ होतील शीतळ अग्निज्वाळा काय तुकोबांचे अभंग आहे हे त्यांची अनुभूती बोलत असते आणि म्हणून चित्त शुद्ध करी मग आपल्याला हा सर्वत्र पांडुरंग तेव्हा अनंत रूपे अनंत वेशे तेव्हा जेथे जातो तेथे तू माझा सांगा की तेव्हा सदा सर्वदा योग तुझा असं घडतं आणि यासाठी या मनाला खूप शिक्षण द्यावं लागतं आपण आपल्या बुद्धीच्या भरवशावर फारच शिकायला पाहतो खूप शिकायला वाटतं आपल्या बुद्धीने आपण किती शिकायचं आत्मबुद्धी ही हितार्थाय गुरुबुद्धीर विशेषता आपल्या बुद्धीने कळतं ना आपल्या बुद्धीने चालावं ऐकावे जनाचे करावे मनाच्याशी म्हण पण एक आहे आपली बुद्धी आपलं हित करते लोक आपलं हित करते या भरवशात राहण्यापेक्षा आपली प्रेरणा आपलं हित करीत राहते बरोबर आहे पण विशेषत असे काही प्रांत प्राप्त होतात या जीवनामध्ये की त्या प्रांतात आपल्या बुद्धीची ताकद कमी पडते त्यावेळेला गुरुबुद्धीने चालावं स्वबुद्धीने परमार्थ नाही होत अहो प्रपंच सुद्धा तो नाही होत आपल्या बुद्धीने नीट जो सर्व इंद्रियांना दिसतो कळतो जन्मोजन्मी केला आहे आणि तरीही आपल्या बुद्धीने आपला प्रपंचही फारसा नीट नाही तर खूप जन्मापासून ज्याची आपल्याला सवय नाही राहिलेली आता परमार्थ कसा दृश्यते स्वग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी या बुद्धीला अत्यंत सूक्ष्म करावी लागते शुद्ध करावी लागते एकाग्र करावी लागते अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म याचा अर्थ व्यापी करावी लागते जेवढं जास्त सूक्ष्म तेवढं ते व्यापक आहे आणि म्हणून बुद्धीचा तेवढा पैस वाढल्याखेरीज बुद्धीला ती सूक्ष्मता आल्याखेरीज आपल्याला ह्या वस्तूचं आकलन होत नाही अशी बुद्धी केली पाहिजे तयार आपण आणि म्हणून आपल्या बुद्धीची ती ताकद नाही हे एकदा उमजून घ्यावं आणि एवढं उमजलं म्हणजे मग गुरुबुद्धीचा आपण आश्रय करू आणि जेवढं लवकर आपल्याला गुरुबुद्धीचा आश्रय करावा असं सुचल तेवढं आपलं भाग्य जास्त चांगलं परमार्थ लवकर होईल गुरुबुद्धीच्या आश्रयाने पुढे जावं गुरु अंजने विण ते आकळे ना गुरुने दृष्टी दिल्याखेरीस त्याची उमज नाही गुन्हे ठेवणे मी मीपणे ते कळे ना आपलीच ठेव आहे आपल्या सुखाची ठेव आहे आपणच ठेवलेली आहे त्यावर दुसऱ्या कोणाचीही मालकी नाही आणि आपलं असून आपल्याला उपलब्ध नाही हो हे केवढं करंटेपण आहे आपलं आपल्याला उपलब्ध नाही जे लोक लाकरमध्ये आपले अलंकार पैसा असं ठेवतात ते खरं करंट आहे <laughs> माफ करा पुष्कळ आपण मला क्षमा करा मी असं काही बोलते ते करण ते याच कारण आहे ते परहस्तंगतन धन मत आपल्या ताकदीने ते आपल्याला मिळत नाही लॉकर मधलं सामान आपल्या ताकदीने आपल्याला मिळत नाही असं कसं नाही मिळत आमच्या नावाचं आहे ते तिथे नोंद आहे बँकेमध्ये हो ते सगळं खरं आहे हे सगळं ब्रह्मस्वरूप तुझ्याच नावाचं आहे रजिस्टरवर नोंदलेलं आहे ते तुझंच आहे म्हणे पण तू ते मध्ये कधीच ठेवून दिलं आणि मध्ये तू ठेवून दिला आहे आता पहा बरं ज्यांच्या ज्यांच्याकडे लॉकर असतील त्यांनी त्यांचे अनुभव पहा आपल्या जो किल्ली असते बँकेत जावं लागतं सही करावी लागते आपल्या किल्लीने उघडतं आपल्या किल्लीने उघडलं असं वाटतं उघडतं का पण सांगा आपल्या किल्लीने ते लाकर उघडतं का सांगा एकच किल्ली आपल्या जवळ आहे पण त्या बाबाची किल्ली लागले तरी ते नाही उघडत ते धन त्या बाबाचं नाही त्याने ते ठेवलं नाही त्याच्या मालकीचं नाही त्याचा हक्क नाही तो अडवू शकत नाही आपल्याजवळ किल्ले पण आहे पण लक्षात ठेवा हो लाकर मधलं आपलं धन व्हायला सुद्धा आपली एकट्याची किल्ली पुरत नाही आणि जुने ठेवणे आता ते जे कोणतं आहे ते फक्त आपली जे उघडायला पाहतो का ती एक दुसरी किल्ली लागल्याशिवाय ते लाकर उघडत नाही ही दुसरी किल्ली कोणाच्या ताब्यात आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असं ज्याचं वर्णन आहे त्याच्या ताब्यात दुसरी किल्ली आहे लक्षात ठेवा धन कोणाचं आपलंच आपल्याला कोणी रोखू शकत नाही पण तो जर नसेल तिथे किल्ली देणारा तर तोपर्यंत वाट पहा त्याच्या किल्लीची प्रार्थनाच केली पाहिजे बरं इतके आपण करंटे होऊन पडतो की आपल्या जवळची किल्ली हरवून जाते म्हणजे ती आपल्याला आपली किल्ली मिळवण्याचा पहिला पराक्रम करायचा दुसरा त्याच्या कृपेने त्या किल्ली त्याची मिळवायची तो उडून देईल आणि मग आपले अलंकार घ्या आपली वस्तू असून आपल्याला उपभोगायला जेव्हा मिळत नाही तेव्हा तो उपभोगायला न मिळणारा जो कोण आहे त्याला करंटा म्हणतात समर्थ आपलंच वैभव जेव्हा आपल्याला पारख झालं आता नाहीच कोणाजवळ अलंकार अलंकार त्यांनी तिथं ठेवले नाही काय नाही त्याचं सोडून द्या आहे आणि तरीही नाही मिळत खूपच मोठ्या लग्नात जायचंय निरवायचंय ठरवलं पण आपली किल्ली सापडत नाहीये आता दोन किल्ल्यांनी ते जुन्या ठेवण्याचं जे लॉकर आहे ते आपल्याला उघडता येईल त्या दोन किल्ल्या आपल्याजवळ किल्ली आहे ती जाणता भक्त होण्याची साधना नावाची आणि दुसरी किल्ली सद्गुरूंच्या जवळ आहे ती गुरुकृपा नावाची या दोन किल्ल्या जेव्हा लागतात ना तेव्हा खूप दिवसापासून विस्मरणात गेलेलं आपलं आनंद स्वरूप खुलं तोपर्यंत त्याची काही सोयच नाही ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे त्याचे पाय ते दुसऱ्या किल्लीसाठी धरायचे दे बाबा किल्ली आणि आता तो मॅनेजर तिथला बँकेचा जो कोणत्या लाकरचा इन्चार्ज असेल तो अशी किल्ली देताना हा नक्की तोच माणूस आहे का नाही हे तपासून मगच देतो एखाद्या भामट्याला थोडी दे कोणी गेला आणि दे किल्ली कोणी मागायची जाऊन किल्ली असं नाही म्हणजे त्याच्या विश्वासात जर उतरला तरच किल्ली मिळते आणि म्हणून जाणत्याचे पाय धरायचे त्याच्या कृपेची प्रार्थना करायची तो प्रसन्न होण्याची वाट पाहिजे म्हणून त्याची सेवा करायची त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन करायचं आणि इतकं संपूर्ण आपलं गुरुचरित्र असलं पाहिजे त्याशिवाय हे होत नाही जाणत्याचे पाय धरावे याच्याशिवाय ते नाहीच होत नाही वामन पंडित काही कमी विद्वान होते काय त्यांची बुद्धी खूपच चांगली होती ना फार चांगली बुद्धी इतक्या चांगल्या बुद्धीचा पंडित बहुत काळात झाला नाही त्या वामन पंडिताला त्याच्या बुद्धीबद्दलची खूपच खात्री होती ना खूप खात्री होती आणि त्या खात्रीचा परिणाम असा झाला की त्यांना उपदेश समर्थांनी पुढे केला मना सर्व जाणी व सांडोनी राहे हा वामन पंडिताला केलेला उपदेश आहे मनाच्या श्लोकातली ओळ आहे मना सर्व जाणी व राहे त्यांना त्यांची बुद्धी आहे त्या बुद्धीवर विश्वास आहे त्याची सतत जाण आहे मी बुद्धिवान आहे म्हणून आणि समर्थ बोलताय सर्व जाणीव सांडून आहे त्या वामन पंडिताची कशी परिस्थिती झाली सगळ्यांना त्या वामन पंडित चालले होते समर्थांकडे की तो खूपच एक विद्वान कोणीतरी साधू आहे खूप काव्य रचना करतो कविता करतो पण जगात कोणीही कविता करीत असला ना तरी मी करतो असा तो नक्कीच करीत नसत तर त्या गोसाऱ्याची एकदा कविता कशी आहे त्याची कशी बुद्धी आहे तपासून तपाहू दे आणि म्हणून रामदास स्वामींची थोडीशी पारस करण्याकरता वामन पंडित निघाले पण वामन पंडिताचं पूर्व पुण्य उदयाला येत होत आणि त्यांच्या भाग्याने त्यांच्या उद्धाराचा प्रसंग सुरू झाला आणि वामन पंडित गडावर चालले समर्थांच्या दर्शनाला गडावर आहेत का कुठेतरी जिथे समर्थ होते तिथे चालले आहे थोड्याशा अरण्यातून वाट आहे आणि वामन पंडित चालले तर त्यांना एक संवाद ऐकू आला त्यांनी इकडे इकडे पाहिलं ह्या समोरच्या झाडावरून संवाद येतोय समोरच्या झाडावरून कोण बोलत बसलेले तर कोणीच दिसत नाही आणि संवाद असा होता त्यातला एक आवाज बोलत होता त्या खांदीवर नको बसू चलू करते कोण तुझी मी फांदी येतो इकडे पैसे त्या फांदीवरून उठ तो रागावून रागावून सांगत होता आणि ज्याला सांगत होता त्याचा तो दुसरा आवाज म्हणत होता मी या खांदीवर बसलो तर तुझ्या बापाचं काय जातं मी इथेच बसणार अरे मी सांगतो तू तिथे बसू नको तू माझं ऐक त्याच्यात भलं आहे तो दुसरा आवाज पुन्हा म्हणतो म्हणजे ही फांदी काय आपण वापरायचीच नाही का मोकळं झाड पडलंय मोकळं नाही पण ती फांदी रिझर्व फार वामन पंडित तो सगळं येतोय ना ही थांबली आहे म्हणजे कसं वामन पंडित थांबले चाल थांबवली संवाद ऐकता आणि तो पहिला आवाज बोलतो आहे अरे हा वामन पंडित आपण एकाच जातीचे आपणही ब्राह्मण होतो फार विद्वान होतो कविता करीत होतो तोड नव्हती आणि आपल्याला इतका भयंकर अहंकार झाला आपल्या बुद्धिमत्तेचा विद्वत्तेचा की आपल्याला राक्षस योनी आली समर्थांचे श्लोकात ओळख तशी आहे राक्षस झाले ब्राह्मण मनुष्य विद्वत्तेच्या घमेंडीने पिशाच्या योनीत जातो ती प्रेत योनी आहे त्या प्रेतयोनी ब्रह्मराक्षस ही प्रेतयोनी आहे फार दीर्घ आयुष्य आहे त्या योनीचं ते तंटक असतात वादविवाद करीत असतात आधी त्यांनी तेच केलेलं असतं आणि ब्रह्मराक्षस झाल्यावर त्यांचा वाद थांबलेला नसतो अत्यंत दीर्घ काळपर्यंत ते त्या प्रेत मध्ये राहतात विद्वान ब्राह्मण त्याच्या घमेंडीच्या पायी पिशाच योनीत भूतयोनीत प्रेत म्हणजे भूतांचा एक प्रकार छत्तीस प्रकार आहेत भूतांचे त्यातला एक प्रेत आहे ती ब्राह्मणाला प्राप्त होते म्हणून त्या भूताला ब्रह्मराक्षसाचंच म्हणतात वाईट योनी आहे आपण असे याच्याच सारखे विद्वान होतो आठवतं का तुला आणि त्याचा परिणाम आपल्याला ब्रह्मराक्षस व्हावं लागलंय आणि या झाडावर आपल्याला आणून ठेवलंय आपला हा एवढा प्रांत आहे एवढ्यात आपण फिरायचं आता हा चार दोन दिवसांनी मरणारच आहे आणि मेल्यानंतर तो ब्रह्मराक्षसच होणार आहे आणि म्हणून त्याच्या नावाची फांदी आधीच बुक केलेली आहे तो हो, कोणी कुठून चार दोन दिवसांनी येणार आहे त्याच्या नावाचा हॉटेल आधीच ठरवून ठेवतात कसं त्याप्रमाणे या वामन पंडितांची फांदी आधीच ठरलेली आहे तर उठ तो आला आहे तो म्हणेल माझी फांदी का घेतली नको भांडण आपले दोघ आपण इथे राहू चार दोन दिवसात तिसरा आपल्याला सोबती येतोच आणि वामन पंडित तिथेच थांबले हो विद्वान माणूस आहे परोक्ष ज्ञानी झालेला आहे पूर्व पुण्य आहे ब्राह्मण माणूस आहे एखादा दोष तीव्र असतो प्रसंग निर्माण झाला त्यांच्या भाग्यवशात आणि आपली सगळी थोरपण जे येथ व्युत्पत्ती विसरी जे जई जगा धाकुटे होईजे तई जवळी का माझी ओवी आठवली माऊलीची आणि आता आपल्या विद्वत्तेच्या प्रदर्शनाला नव्हे पण रामदासाच्या पाया पडायला निघाले आणि तिथे जाऊन एक श्लोक रचना केली आहे दास्य दे हरी तुझ्या चरणाचे कीर्तन श्रवण आचरणाचे दे अनन्य हृदय स्मरणाते हे न देशी तरी दे मरणाचे दास्य दे आणि माझी घमेंड मी दास्य केलं असताना हिरून जाईल आणि मला त्या ब्रह्मराक्षस घेऊन मी नाही जाणार असं माझ्यासाठी काही करा ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु बुद्धी ही विशेषत आणि रामदास स्वामी हे वामन पंडितांचे गुरु झाले पुढे वामन पंडिताच्या जीवनाला कलात्मिक मिळालेली आपल्याला पुढच्या चरित्राशी काही घेणं देणं नाही आहे पण ही जाणीव आपली आपल्याला सद्गुरूच्या सेवेत जगू देत नाही गुरुचे पाय धरू देत नाही ते त्यांनीच कोण सांगावं आपल्यालाही बुद्धी आहे आपण वाचावं आपल्या वाचनाने आपल्याला कळेल असा भरवसा नाही या बुद्धीच्या ठिकाणी जे दोष आहे त्याच्यात पहिला दोष तमोगुणाचा आहे दुसरा दोष रजोगुणाचा आहे आणि तिसरा गुण तिसरा दोष सत्वगुणापाई येतो आणि सत्वगुणाच्या जाणीवेने विद्वत्तेची आठवण कायम त्रिगुणातीत एवढ्याचसाठी व्हायचं सत्वगुण फार चांगला आहे पण सत्वगुण सुद्धा ज्ञानात आणखीन विद्वत्तेमध्ये आणि सुखामध्ये अडकवत जाणता झाल्याने रजोगुण तमोगुण जातात आणि भक्त झाल्याने सत्वगुणाचा बाधकपणा जातो लक्षात असतो आपण आणि असा त्रिगुणातीत होतो रजोगुण गुण घालवायचे आणि सत्व गुणाची बाधकता घालवायची ईश्वर शरणागती सद्गुरु पदाची शरणागती एवढ्याने सत्वगुणाचा बाधकपणा जातो ज्ञान ज्ञान संगेन अनुभव सत्वगुण बंधन कसा करतो याचं वर्णन चौदावी अध्याय भगवान बोलतायत तेव्हा तीनही गुण आडवतात रजोगुण आणि तमोगुण हे आपल्याला घालवतात भगवंतांनी मानव देह निर्माण करून दिला तेव्हा प्रज्ञा नावाचं एक काहीतरी असं साधन त्या माणसाला दिलं प्रज्ञा नावाचं साधन देवाने खूपच कृपावंत होऊन दिलं बहुत जन्मीच सुकृत आहे म्हणून मानव शरीर मिळण्यापुरतं याच्याजवळ सामर्थ्य ह्या जीवाजवळ आणि म्हणून मानव देह आपल्याला दिला मिळाला आपल्याला देवाने दिला असं म्हणतो आपण म्हणायचं तसंच आपल्या पराक्रमाचा तो परिणाम आहे आणि मिळाला मानव देह तेव्हा देव म्हणतो यापेक्षा अधिक उच्च कोटीला तुला जायचंय त्यासाठी तुला मी एक साधन म्हणून ती प्रज्ञा दिली आहे घेऊन जा आणि हिचा वापर कर त्याने विचार केला विचारलं भगवंताला की प्रज्ञा मी कशी काय वापरायची म्हणजे हे कसं आहे असं काही एखादं खुरप आहे का एखादा काही कोयता आहे का सारखं काही शस्त्र आहे का की त्यांनी काही कापायचं तोडायचं असं काही पुस्तकासारखं आहे का की ते मी वाचायचं असं भांड्यासारखं आहे का त्यात मी काही ठेवायचं की प्रज्ञा म्हणजे मी कसं कसं वापरायचं तर देव म्हणाला प्रज्ञा नावाचं हे जे काही तुला मी देतोय ना वस्तू ही तीन प्रकारे तुला वापरता येईल प्रज्ञेचा पहिला प्रकार बुद्धी आहे हे विश्लेषण लक्षात ठेवू आपण फार चांगलं आहे प्रज्ञेचा पहिला प्रकार बुद्धी आहे ज्याच्यामुळे आकलन होऊ शकतं काहीही समजण्याची जी क्षमता असा ह्या प्रज्ञेचा पहिला उपयोग होईल तुला दुसरा धृती आहे ही प्रज्ञा धृती रूपाने तुझ्या उपयोगी पडेल धृती म्हणजे एक प्रकारचं धैर्य आहे त्याचा थोडा विस्तार बघू आपण ही प्रज्ञा तुला स्मृती या रूपाने स्मरण शक्ती या रूपाने तिसऱ्या तऱ्हेने वापरता येईल बस प्रज्ञा फक्त तीनच प्रकारे वापरली जाते तो सार्वभौम साधन आहे ती जेव्हा ऋतंभरा होते ब्रह्म लाभ होतो ब्रह्म साक्षात्कारात ती तशी आहे तोपर्यंत तिचे हे तीन प्रकार तीन स्वरूपे आपल्याला उन्नतीला घेऊन जातात किंवा खड्ड्यातही घेऊन जातात बुद्धी धृती आणि स्मृती ही प्रज्ञेची तीन रूपे या तीन प्रकाराने प्रज्ञेचा जो वापर केला आणि तो चांगला विधायक समजून उमजून केला तर मनुष्य फार वेगाने परमार्थ पुरा करतो याच्या साह्याने प्रमच प्रपंच ही होतोच आहे कारण परमार्थ आणि प्रपंच याकरता वेगळी साधने नाहीतच विषय ते दोन वेगळे आहेत साधने ती तर तू एवढं ही प्रज्ञा घेऊन जा दिली आहे मी तुला तीन प्रकार आहेत तिचे तिन्हीचाही यथायोग्य वापर कर आणि तुला माझ्या प्रती यायचं आहे का ते ठरव दुसरीकडे जायचं आहे का त्याचा विचार पहा आणि देवाने आपल्याला असं सजवून पाठवलंय त्यातली बुद्धी बुद्धी हे तीन जे आहेत त्यातल्या बुद्धीला सोबत नेहमी जर सत्व गुण राहिला तर ती फार प्रकाशित बुद्धी असते भराभर आकलन होत तीव्र असते बुद्धी फार लवकर समजत काहीही वाचलं थोडक्यात समजूनच जात किती थोडक्यात समजत स्वामी विवेकानंद अमेरिकेतून भारताकडे येताना फ्रान्समध्ये थांबले आणि त्यांना एका मोठ्या साहित्यिकाने निमंत्रित केलं होतं तो फारच विद्वान साहित्यिक मोठमोठाले ग्रंथ लिहिणारा त्याचं नाव त्यांच्या चरित्रात नोंदलेलं आहे नाव मला आठवत नाही कारण स्मृती माझी काही बळकत नाही <laughs> प्रज्ञेचा स्मृती घटक माझ्याजवळ जरा रुसलेलाच आहे पण काही नावाचं आपल्याला करायचं नाही त्यातल्या तत्वाचा विचार पाहू पुस्तकं खूप लिहायला आणि विवेकानंद इतके उत्तम विद्वान आणि म्हणून तिथे नावाजलेला हा वक्ता विचारवंत आपल्या घरी एकदा यावा म्हणून बोलावलेलं विवेकानंद त्याच्या घरी गेले आहे त्याच्या त्या ड्रॉइंग मध्ये बसले आहे एक टेबल आहे बाजूला एक कपाट आहे कपाटात पुस्तक आहे आणि टेबलावरही एक पुस्तक आहे थोडीशी औपचारिकता बोलण्याची संपली आणि आता विवेकानंदांना काहीतरी खाद्यपेय द्यावं सत्काराचा एक भाग म्हणून एवढी व्यवस्था पाहण्यासाठी किंवा सूचना करण्यासाठी तिथला तो विद्वान साहित्यच थोडा वेळ आत गेला तेवढ्या वेळामध्ये यांनी टेबलवरचं पुस्तक हातात घेतलं पानं उघडून टाळून गिळून पाहिले तो बाहेर येण्याच्या पुन्हा ते टेबलवर तसंच ठेवून कोणाच्या वस्तूला हात लावणं बरं नाही ना ते नीतीच बसत नाही म्हणून तो यायचा आणि ते तिथे तसंच्या तसं ठेवून गेल तो बाहेर आला थोड्या वेळात काहीतरी त्या बशा दिशा येतील आता आणखीन बोलावं तर तो विद्वान म्हणतो की मी बरीच पुस्तकं लिहिली आहेत प्रकाशित झाली आहेत आत्ताचे नव्याने पुस्तक लिहिलंय प्रकाशन सोहळा व्हायचाच आहे अजून अजून काही ते बाजारात कोणाला माहीत नाही जस्ट तयार झालंय प्रिंटिंग झालंय आणि ते प्रिंटिंग कसं आहे पाहायसाठी माझ्याकडे पुस्तक आलंय मी सुद्धा अजून नाही उघडून पाहिलं त्याच्यामध्ये मी असा असा विषय मांडलेला आहे तर स्वामी विवेकानंद म्हणतात मला ते माहीत आहे तुम्हाला कसं माहिती मी काही लिहिलंय ते अहो अजून ते कोणालाच माहीत नाही तुम्हाला कसं माहीत आहे नाही पण ते मी वाचलेलं आहे ते मला माहीत आहे तुम्ही तर कधी वाचलं कुठेच जर बाजारात आलं नाही तर तुम्ही भारताचा माणूस तुम्ही कुठून वाचलं तुम्ही खरं सांगताय का मला हे तर विवेकानंद म्हणतात मला खोटं बोलण्याची सवय नाही मी खरंच सांगतो असं आणि त्या विद्वानाने ठरवलं की हा खरंच खरं बोलतोय का आणि मग सांगा बरं काय आहे सांगा बरं याच्यामध्ये कोणता परिच्छेद कसा कुठे लिहिला कोणत्या प्रकरणात काय आहे कोणत्या प्रकरणात कोणत्या पृष्ठावर कोणत्या परिच्छेदात कोणतं वाक्य आहे विवेकानंदांनी भराभर त्याला सारं म्हणूनच दाखवलं तो थक्क झाला तो म्हणतो कुठेही देवाने सुद्धा अजून पाहिलं नसेल पुस्तक तू कसं पाहिलं विवेकानंदांनी सांगितलं आपण घरात गेले होता त्या वेळेला तेवढ्या वेळात मी हे पानं चाळले आणि हे पानं चाळले म्हणजे कसे तर तुम्हाला पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर अक्षरापर्यंत सगळं कसं आलं प्रज्ञेच्या बुद्धी घटकाचा माझ्या हा वेग आहे आणि मी त्या जाणत्याचे पाय धरले त्याचा हा परिणाम काय ताकद आहे बुद्धीचे विचार काय आकलन आहे म्हणजे इथं आकलन हे झालं काय विषय आहे त्याच आणि तेवढं सगळं आठवलं म्हणजे स्मृती घटकही काय उजळलेला आहे आणि या प्रकारचं स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातलं हे उदाहरण सांगतं प्रज्ञा घटकाचा जो बुद्धी प्रकार आहे त्या बुद्धीने आकलनच होतं त्याला जर सद्गुरूची कृपा लाभलेली असेल तर यथार्थ आकलन होतं नाही तर सर्व विपरीत अंश बुद्धीचा पार्थ तामसी तमो गुणाच्या आश्रयाला गेली तर विपरीत असं कळत अधर्म धर्म मी अधर्मच धर्म वाटायला लागतो असं होत यथार्थ समज होणे आकलन वेगाने होणे आणि त्या आकलनाचा प्रभाव दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे सुद्धा सतत विवेक जागृती फार आकाराचा गोंधळ कधीही होत नाही चुकीच्या गोष्टीला योग्य म्हणण्याची वेळच नाही सार कळत आलंय ओघात म्हणून सांगते आपल्या विवेचनाचा मुद्दा नाही पण तीन चार शब्द आहेत शब्द प्रयोग एक सारासार विचार शब्द प्रयोग आहे दुसरा नित्यानित्य विवेक प्रयोग आणि तिसरा आत्मानात्व विवेक असे तीन विवेक सांगितले तिन्हीचं साधारण स्वरूप एकच फारसा फरक नाही दिसत जे सार असतं तेच नित्य असतं आणि जे नित्य आहे तोच आत्मा आहे आणि म्हणून सारासार विचार म्हणजे नित्य नित्य विचार म्हणजे आत्मानात्म विवेक वा विचार असं जवळपास समान आहे मग तीन शब्द प्रयोग कशासाठी निघाले आणि तेवढं आपण लक्षात ठेवून घेऊ आत्ता फारसं त्याचं गरज नसली तरी तेवढं लक्षात ठेवायला काय अडचण आहे आपण लक्षात फारच गोष्टी ठेवल्यात त्यात एक आणखीन व्यक्तीबद्दल एका व्यक्तीबद्दल जर ती व्यक्ती विचार करीत असेल तर सारासार विवेक असा शब्द प्रयोग करावा व्यक्तीबद्दल मी फक्त माझ्याच बद्दल विचार करते माझ्या ठिकाणी काय बरं सारभूत आहे माझ्याजवळ तर चैतन्य सारभूत आहे आणि माझं शरीर असा व्यक्तीने व्यक्तीपुरता व्यक्ती विचार जर असेल तर त्या प्रांतामध्ये जो शब्द प्रयोग आहे तो सारा सार विचार असा आहे आता समष्टीपुरता विचार करायची जर वेळ आली आपल्या विचाराचा विषय समस्ती हे संपूर्ण विश्व जेवढी गोचर सृष्टी आहे तेवढी सगळी त्यावेळेला नित्यानित्य विवेक असा शब्द प्रयोग आहे यात काय नित्य आणि काय अनित्य आहे आणि जेव्हा फक्त आत्मस्वरूपाविषयीच बोलण्याचा प्रसंग येतो तेव्हा आत्मानात्मविचार विचार विवेक असा शब्द प्रयोग आहे त्याची क्षेत्रे वेगळी आहेत साधारण त्यांची रूपे समान आहेत क्षेत्र वेगळी आहेत तपशिलाचा विचार एखाद्या विद्वानाच्या मुखाने आपल्याला ऐकायला कधीतरी मिळेल नित्यानित्य विवेक सारासार विवेक आत्मानात्म विवेक हे सगळे विवेक टवटवीत ठळक अशा प्रकारे असतात जेव्हा प्रज्ञेचा बुद्धी घटक उत्तम आहे ज्या प्रमाणात तो उत्तम असेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्ञानाच्या प्रांतातलं यश मिळत असतं काही अत्यंत काही न येणे हो अशी परिस्थिती असते शाळेत मास्तरनी दहा उदाहरण दिले पोरांना म्हटलं उद्याला सोडवणार ना सगळे आमच्याकडे तरुण भारत नावाचं वर्तमानपत्र येत त्याच्यात अजब गजब नावाने एक चुटका असतो ते मी सांगते माझा नाही त्यातला वाचून सांगते तर मास्तरनी दहा उदाहरणं दिले होमवर्क म्हणून उद्या करून आणणार चुकले तर ठोकूनच काढीन एकेकाला ठीक आहे तर ठोकून काढील बरोबर सगळे घाबरलेले पोरं त्यांनी घरी जाऊन उदाहरणं केले आता हा पिंटू नावाचा जो पोरगा होता याला काहीच येत नव्हतं तो घरी गेल्याबरोबर बापल्या वडिलांना म्हणतो बाबा दहा उदाहरणं करायचे ही हे पेन त्यातले हे उदाहरण हे तुम्ही हे माझ्यासाठी करून ठेवा नाही तर मला उद्या मार पडणार आहे आणि म्हणून ते बापांनी त्याचे दहा उदाहरणं सोडवून ठेवले कोराला खूपच आनंद झाला वही घेऊन नाचतच शाळेत आला की आज मला काय आता मार मारवीर नाही कोणी कोणी केले उदाहरण कोणाचे राहिले उभे राहायचे झाले नाही ते काय पेंट्या केलं का केलं सर सगळे दहाही केले आणि तुझे वही दाखव वही दाखव आणि सगळे दहाच्या दहा उदाहरणं चुकले चिंट्या एकही नाही जमलं तुला आणि त्याचा कान तिळायला लागले ते मास्तर तर तो म्हणतो नाही तो माझ्या बाबांचा हे सगळं त्यांनी करून दिलंय काहीच येत नाही अशी जर परिस्थिती असली तर कसं व्हायचं मला सांगा अगदी अंधार त्या बुद्धीमध्ये अंधार जेव्हा बुद्धी नावाच्या घटकावर तमोगुणाचा अंमल असतो त्यावेळेला बुद्धीला काही सुचत नाही तुका का म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य बाकी काही नाही आणि म्हणून जेणेकरून सत्वगुण वाढीस लागेल असं आपलं आचरण वळवून घ्यावं आहार विहार आचार विचार हे सगळं संगत सोबत सत्वगुणाला पोषक असं करून घ्यावं सत्वगुण वाढवावा म्हणजे बुद्धी घटक कार्यक्षम राहतो यथार्थ काम करतो आकलन उत्तम आणि नसलं तर कसं होतं हे असं शिकवणाऱ्याला शिकवताही येत नाही माझ्या जातीचं मी सांगते खरंच नाही येत प्रश्नही धड विचारता येत नाही सांगताही येत नाही मास्तरपेक्षा पोरं हुशारच असतात त्यांचे दहाही उदाहरणं चुकू द्या पण हुशार असतात भुवराचा पिरियड काल झाला आज त्याच्यावरचे प्रश्न विचारणं सांग रे हिमालय कुठं आहे ते पोरग म्हणतो मला माहित नाही सर नाही माहिती काल शिकवलं तेव्हा का झोपला होता का घरी वाचलं का नाही लिहून का घेतलं ना ताण हिमालय कुठं आहे नाही माहिती सर राहा बेंचावर उभा बेंचावर उभं राहिलो की दिसल का हिमालय कोण विद्वान आहे मला खरंच का कोण विद्वान आहे आपणच ठरवून द्या मला आपण काय बोलतो त्याचा काय परिणाम आहे आणि तो परिणाम आपल्याला अनुकूल आहे का त्याला अनुकूल आहे का नाही याचं काहीही दूरदर्शन नाही हे बुद्धीवर समगुणाचं आवरण आहे खूपच अवघड आहे हे सगळं त्याला काय करायचं भगवंतांनी दिलं पण आपण नीट जोपासलं नाही पोचलो नाही पाळलं नाही वाढवलं नाही बुद्धी तमोगुणाने प्रभावित होऊ देऊ नाही रजोगुणाने प्रभावित झाली तर विषयांचं आकलन फार होतं विषयांचं आकलन व्हायला रजोगुणी बुद्धी खूप कामाची झोपायसाठी समोगुणी बुद्धी परमार्थाला सत्वगुणी बुद्धी पाहिजे धृती नावाचा दुसरा घटक आहे दुसरं रूप आहे त्या प्रज्ञेच धृती म्हणजे इंद्रियांना आवरून धरण्याचं धैर्य मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मनाचा श्लोक धारिष्ठ तिथे धृती या अर्थाने तो शब्द आहे मूर्खपणाने केलेली हिंमत म्हणजे नव्हे धृती धृती याचा अर्थ इंद्रिय आवरून धरणे एखाद्या ठिकाणी मोठी पंगत असते पुष्कळ पदार्थ केलेले असतात आपण जेवायला गेलेले असतो पंक्तीत बसलेले असतो आपल्यासोबत आपलं लहान वर्ग असत ते बाजूला बसलेलं आहे शेजारी जेवायला त्याला भूक खूप लागलेली आहे आणि आपल्यालाही पण तितकीच लागलेली आहे वाढायला पहिल्यांदा मीठ येतं मग चटणी मग लिंबू थोड्या वेळाने वडे आले वाढायला पोराला खूपच भूक लागली आहे तितकीच आपल्याला लागलेली असते तो वडा ताटात आल्याबरोबर ते पोर वडा घेत खायला सुरुवात करत आणि बाप म्हणतो सगळं वाढू दे सगळ्यांच्या बरोबर सुरू करायचं खाऊ नको पण मला भूक लागली आहे ना आणि तो वडा आला की वडा खातो पोळी आली की पोळी खातो आणखी काय आलं की तो खायला सुरूच करून देतो तितकीच भूक आपल्याला लागली आहे आपल्यालाही वाटत असतं घ्यावा का वडा खाऊन घ्यावी का खीर पिऊन वाटत असतंय पण आपण आपल्याला आवडतो शोधतोय का नाही याचा विचार करून आणि तो विचार त्याला नसल्यामुळे तो इंद्रिय आवरू शकत नाही मन आणि इंद्रिय यांना आवरताच येणे मोहाचे प्रसंग आले असताना ज्याला मन आणि इंद्रिय आवरता येतात त्याच्या जवळची धृती उत्कृष्ट आहे समजायची सतत विषयांनी आपल्याला मोहित करावं हा विषयांचा धर्म आहे आणि तसा परिणाम त्या धृतीवर जर गुणांचा झालेला असेल तर धृती परमार्थ करू देत नाही परमार्थामध्ये संयमाचंच महत्व आहे महात्मा संयमाचं आहे इंद्रिय आणि मन आवरावे लागतात तस्मात इंद्रिय आणि आदव नियम ज्ञान प्रांतात चालले समधमामध्ये हेच करायचं योगात चालले तर यमनियमात तेच करायचं भक्तीत चालले तरी मनाची लावावी स्वरूपाची आवडी स्वरूपाची गोडी इतर आवडी सोडवावी कोणत्याही प्रांताने परमार्थाला निघा मन आणि इंद्रिय जर आवरता आली नाही तर ह्या प्रपंचात माणूस वाटेल तसा वाहतच जातो वाटेल तसा वाहत जातो आणि या विषयांच्या नादी लागलेला माणूस उत्कर्षाला नाही जायचा विषयांना उत्कर्षाची दिशा नाही ना माहिती तर ते आपल्याला तिकडे नाही घेऊन जातील आणि याप्रमाणे इंद्रियांना आवरून धरणे आपली धृती जर बिघडली आहे तर हे ओळखायचं कसं अनावर होतो ही ओढ अनावर होते विषयांच्या बाबत माणूस हावरट होतो तृष्णा भयंकर वाढीच लागते आणि मग इतका वाढतो काम क्रोधाधिक विकारांचा सपाटा की सुभाषितांनी म्हणून ठेवलंय कामातुराणांन भयं न लज्जा इथपर्यंत परिस्थिती ओढवते हे वर्तमानपत्र काढा दहा पाच बातम्या असतात आणि म्हणून त्याला दामला कैदेमध्ये मग त्याला पाच वर्षाची सजा सात वर्षाची सजा हे अनावर झालेले विकार इंद्रिये अनावर आहेत मन अनावर आहे आणि याचं कारण त्याच्याजवळ त्या धृतीच त्यांनी कधी काही विचारच केला नाही तिला वळण नाही लावलं ती रजगुणाने भयंकर न्याड झालेली असते आणि म्हणून ती धृती याला खड्ड्यात घेऊन जा स्मृती आपण कोण आहे याची आठवण विसरून राहणे म्हणजे स्मृती नसणे विस्मरण आणि स्मृती म्हणजे आपण कोण आहे ह्याची आठवणच असणे आणि आपण कोण आहे याची आठवण म्हणून आपलं कर्तव्य काय याची आठवण आपण काय करावं काय करू नाही याची समज एकदा स्मृती बिघडली की वाटेल ते होऊ शकतं स्मृती बिघडली म्हणजे काय काय होतं याचं उदाहरण सांगितलेलं आहे वैद्य असतो डॉक्टर असतो आणि तो कुपथ्य करतो स्वतः त्याला माहिती आहे ज्ञान सगळं असतं पण त्याला त्याची आठवण राहत नाही वेळ प्रसंग ओढावला की तो ते सगळं विसरूनच जातो विवाहित पुरुष असतो बायको घरी असते पण दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीवर याचं लक्ष असत अशी परिस्थिती स्मृतीचा ऱ्हास झाल्याने होत यांनी यांचा ऱ्हासात जावं यांनी कार्यक्षम नसावं याला भ्रंश होणे म्हणतात स्मृती भ्रंश धृती भ्रंश बुद्धिभ्रंश म्हणजे प्रज्ञा प्रज्ञाभ्रंश म्हणजे भगवंत रडतो याला मानव देह घेऊन मी चुकलो अशी वेळ येऊ नये एवढं सांभाळावं एवढं ज्याने सांभाळावं थोड्या बहुत प्रमाणात तो एवढ्याचा उपयोग करून जाणत्याचे पाय धरायला जातो आणि म्हणतो माझ्या बुद्धीचं सामर्थ्य कमी आहे ती केव्हा रजवणी उणी होऊन जाते पत्ता नाही लागत आणि म्हणून आपल्या बुद्धीचं साह्य मला द्या आणि माझे नजर दुरुस्त करून द्या आणि सद्गुरू काही करीत असतील तर त्याची स्मृती जागवता आणि त्याच्या स्मृती जागवण्याने त्याला जुने ठेवणे हस्तगत करतायत आपण ठेवलेल्या धनाची त्याला आठवण होते ती आठवण झाली की मी इथे ठेवलेलं आहे ते हस्तगत करण्यासाठी इंद्रिय मनांवर त्याचा धृतीच्या उपयोगाने आवर बसतो ओढ फक्त तेवढीच राहते आणि बुद्धीच्या साह्याने पूर्ण प्रकाश प्राप्त होऊन त्याला ते समजत या सर्वांवर आवरण टाकणे या कशाचाही लाभ आपल्याला होऊ न देणे आपल्या बुद्धीची विचार पार घालवून देणे याला सर्वात जबरदस्त कोणी जर शत्रू असेल तर त्याला समर्थांनी याच श्लोकात मी पण असा शब्द वापरला त्याला अहंकार असं म्हणायचं आणि म्हणून जुने ठेवणे पणे आकळे ना अहंकार एकदा जागा झाला म्हणजे काय होतं आपल्यात काही कमी आहे असं वाटतच नाही इथून सुरुवात होते त्यांनी पुस्तकं लिहिली असतील मी पुस्तक नाही लिहिले म्हणजे काय मला काही येत नाही का मोठा मिरवून दाखवलं मला काही येत नाही का त्याला म्हण तुझ्यापेक्षा पुष्कळ पडले हे त्याला का म्हण तुलाच म्हणणं की माझ्यापेक्षा मोठे पुष्कळ पडले हा अहंकार असं बोलतो अहंकार दुसऱ्याचे दोष काढतो आणि आपले दोष त्याला दिसत नाही म्हणून मी पण हे आकळे त्या अहंकाराला जर जिंकता आलं ना आपण पुष्कळ दोषातून लवकर मुक्त होतो अहंकार घालवण्याच्या साधनाची सुरुवात कुठून होते अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाती तो सुखाशेने हाच सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने सुरुवात तिथून करा प्रभाते मनी इथून सुरुवात करावी थोडा थोडा आटोक्यात येत जातो पण समोर मारायचा आता त्या नुसत्या नामाला एकट्याला काय एवढं फजित करायचं त्याच्या सोडी सोबत ज्या सुखोबा त्याचं पुढचं रहस्य बोलून सांगतायत अहंकार आधी वैरी हे सकळ गुरुकृपा गोळे आवरावे हा मीपणा गुरुकृपेशिवाय नाही आवरला जात थोड्या प्रयत्नाने खूप प्रयत्नाने थोड्या प्रमाणात त्याला आपल्या ताकदीत आपण आवराव आणि त्याला किती आवराव आपण त्याची मर्यादा सांगते अहंकार फारच जागा अत्यंत प्रखर उग्र असतोय ना तोपर्यंत गुरुला शरणच नाही जावत म्हणून अहंकार इतका ठेचून घायाळ करून ठेवावा की गुरुपर्यंत जायची बुद्धी होते आणि तिथून उरलेला अभिमान त्यांना म्हण काढा तिथून पुढचा त्यांना म्हण काढा थोडस काम आपण करावं होत सगळंच का त्यांना करायला लावावं थोडस का आपण करा एवढा मोठा बोजा मला नाही तिथून बाहेरच्या रिक्षेपर्यंत नेणं होत मग कसा तरी ओढीत ओढीत तर मी दारापर्यंत न्यावा आता दारातून पुढे त्या पायऱ्या बिऱ्या लागतात चिखल गांगण ओढून नेता नाही येत आहे आता मग कोणाचे तरी पाय धरावे बाप एवढं उचलून त्याच्यात आपली ताकद इथून तिथपर्यंत ओढायला आहे एवढं का आपण जिंकावा ना म्हणत राहावं अहंकार थोडा कमी होत चालतो आता शेवटचा गस एवढा सूक्ष्म भाग शिल्लक आहे तेवढा गुरूंना म्हण आता उचला जाणत्याचे पाय धरावे आणि अहंकारातून पूर्ण मुक्त व्हावं या अहंकाराचं एकच कार्य आहे फार काम नाही करीत आहोत मोठे माणसं फार काम करीत नाही एखाद काम जेवढे जास्त लहान तेवढे फार काम मोठ्या माणसाचं एखादच काम असतं तसं अहंकाराने फक्त एकच काम केलं आणि ते काम म्हणजे परमात्म्याहून मी वेगळा आहे एवढं आपल्याला कळवून ठेवलंय संपलं मी परमात्म्याहून वेगळा आहे हा भेद निर्माण करून देणे परमात्मा आणि जीव यांचा भेद प्रस्थापित करण्याचं काम हे एकच काम अहंकार करतो आणि एकदा देवापासून आपण वेगळं आहो असं ठरलं की मग सगळ्या प्रकारचे दुर्गुण आपल्याकडे येतात एकदा पोट बिघडलं की सगळे रोग होऊ शकतात <laughs> पोट बिघडणार नाही असं पाहावं एकट्या पोट बिघडण्यावर सगळे रोग आहेत तसा हा एकट्या अहंकारावर सगळे दोष आहेत सगळे दोष याच्या भोवती येतात हा गोळाच करतो सगळ्या आणि म्हणून अहंकार नाका भेद भेद करणारा अहंकार नाका जगी निंद आहे ओवळा आहे आणि तो खूप मोठा असल्या कारणाने त्याच्या राहण्याचं ठिकाण आहे तुका म्हणे गुरुगुरी माथा थोरी धरवली नेहमी त्याची जागा मस्तकावर तो हातापायात नाही राहत कधी तो एवढा काही हलकट नाही समजत स्वतःला की पायात राहील सतत तो मस्तकावरच आहे गुरगुरतच असतो आपल्या खूप बळ लावल्याने तो आपल्याला खांद्यापर्यंत उतरवता येतो तिथून पण त्याला उतरवायसाठी जाणत्याचे पाय धरायचे आता जाणता म्हणजे कोण जो अहंकारी नाही तो अहंकारी म्हणजे स्वतःला देवाहून वेगळं ज्याने ठरवलंय तो आणि जाणता कोण तो जो स्वतः भगवत रूप आहे असं समजून बसलाय तो मी भगवत रूपच आहे असं जर साक्षात ज्ञान असेल तर तो जाणता आणि मी त्याहून वेगळा आहे अशा भानात जो जाऊन पडला तो अहंकारी तो देहबुद्धीने खचला जीवबुद्धीने नाचला आणि आता ब्रह्मबुद्धी त्यांच्याकडून घेतली की तरला म्हणून याच्यातून सुटायसाठी अहंकार घालवायच्या प्रयत्नाला लागावं माणूस अहंकारी नाही असं दाखवतानाही अहंकारी असतो तुम्ही खूप छान केला हो दादा उत्सव किती छान झाला नाही कर कमाल आहे तुमची आम्ही कोण करणार देवानी घेतला आमच्याकडून करून काय असं बोलायचं या बोलण्यामध्ये म्हणजे देवाने माझ्याकडून करून घेतलं म्हणजे माझी निवड देवाने केली हा अहंकार याचा मिरवतोच वेदामधले उपनिषदांमधले ऋषी जे आहेत बोध करीत बसलेले आहेत ते सुद्धा हे मी सांगतो असं म्हणत नाही तो असं सांगून ठेवलेलं आहे अशी भाषा आहे त्यांच्या आणि याप्रमाणे अत्यंत निरहंकार देव कळला म्हणजे देवाशिवाय कोणीच नाही ना हो मग देवाने माझ्या करून घेतलं म्हणजे मी देवाहून निरळ ठरतोच की म्हणून हा अहंकारी आहे काही अहंकार म्हणजे फक्त वेगळेपणाची जाणीव आणि जेव्हा वेगळेपणाची जाणीव येते ना त्यावेळेला सुखाची अवस्था देव आहे आणि म्हणून वेगळेपणामध्ये नेहमी दुःखच आहे अतिशय अहंकार असतो कसा काय जोपासायचा काय म्हणून सांभाळायचा मीपणा एक लहान पोरगा दहा बारा वर्षाचा आरस तुषार दिसायचा बावळत आणि तो चोर होता उत्तम प्रकारचा चोर न सापडेल तो उत्तम चोर याप्रमाणे तो दहा बारा वर्षाचा पोरगा थोडीशी काय त्याची उत्तम जादू होती रितैकची मोठी अगदी नागिन्यपूर्ण एक दिवस एका वाटेत रस्त्यामध्ये जाऊन उभा राहिला पूर्वी बऱ्याच विहिरी असायच्या अशी त्या वाटेमध्ये एक विहीर होती बांधलेली होती कठडा होता विहिरीला त्या कठड्याजवळ तो उभा राहिला समोरून एक माणूस येताना दिसला जरा बऱ्या कपड्या बिपड्याचा होता तो येताना दिसला त्याला वाटलं हा आता याच वाटेने पुढे जाणार आहे तो दृष्टीपथात आल्यावर या पोरांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली तो जसा तसा जवळ यायला लागला माणूस तसा जसा रडण्यास बोलायला लागला आता मी घरी कसा जाऊ आता मला माझे बाबा मारतीलच आई मारेल त्यापेक्षा इकडूनच मी कुठेतरी जाऊ का पळवून आता आता कसं करू मी काय सांगू बाबांना हुंके देतोय रडतो मधून असे वाक्य बोलतोय तो माणूस जवळ आला बेटा काय झालं रे माझ्याजवळ चांदीचा गडू होता तो मला एका घरी पोहोचवायचा होता म्हणून आईने तो दिला मी घेऊन चाललो जरा दमलो म्हणून विहिरीशी उभा राहिलो टेकून तर माझ्या हातातला गडू विहिरीत पडला आता आई मारल बाबा मारतील कसं करू तो दुसऱ्याचा गडू खूपच झालं आता मी आता घरीच नाही जात तुम्ही माझ्या घरी घर जाऊन सांगता का मी नाही येत म्हणून नाही बेटा ह्याच विहिरीत पडला का हो आत्ता इथे याच विहिरीत पडला मग थांब बेटा मी काढून देतो ना तुझा गडू मला विहिरीत उतरता येतं पोहता येतं मी तुझा गडू देतो काढून असं काही फार पाणी नाही दिसत विहिरीत मी उतरतो हो मग एवढं करा दादा किती उपकार तुमचे उतरतो मी त्यांनी स्वतःच सदरा अंगातला काढून ठेवला धोतर गुडघ्याच्या वरपर्यंत सरकून बांधून घेतलं आणि ते विहिरीत तो उतरला पाणी मग मांडीभर पाणी असेल फार तर त्यांनी पायाने ते सगळं ढवळून पाहिलं खाली बसून हाताने ढवळून पाहिलं तर असा खाली वाचलेला यांनी वरून पाहिलं आणि त्याचा शर्ट घेऊन पळाला बिचाऱ्याचा गडू कुठं पडला काय माहिती विहिरीत तर दिसत नाही आणि म्हणून तो खालूनच ओरडला बेटा नाही रे गडू इथे मी येतो वर गडू नाही सापडत पण वरून आवाज द्यायला आता कोणी नाही आहे तिथे तो चढला तसाच वर तर तिथे ते पोरग नाही आणि तिथे ते पोरग नाही आपला शर्टही नाही शर्ट घेऊन पळाला आणि ते शर्टात पाच पन्नास रुपये होते आणि तेव्हा या माणसाला ठरलं जो दुसरा माणूस आला विहिरीत उतरला तो मनुष्य चोरच होता आणि त्याने पाहिलं चांदीचा गडू आपल्याला मिळूनच जाईल पोराच्या तोंडात दोन हाडून गडू घेऊन आपणच पळू पण त्याच्यापूर्वी शर्ट घेऊन हा पळाला आणि त्याच पोराचे डोळे उघडले नाही शौर्य कर्म करण्यामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत कोणी कोणतंही क्षेत्र असो त्याच्यापेक्षा चढ एक तरी आहे असं भान जर ठेवलं तर मी पण उतरायला सोपं होतं आपण असं कधीच नाही मानित की आपल्याहून मोठा कोणी असेल त्याला सतत हेच वाटत आढ्योभी जनवान कोण कोण्यस्ती सदृश मया यक्षे दास्यामी मोदिश इत्य ज्ञान विमोहिता असे हे मोहित होऊन पडतात यांचे ते बुद्धी धृती आणि स्मृती तिन्हीचेही भ्रंश झालेले असतात आणि म्हणून यांनी हा मीपणा अतिशय जोपासलेला राहतो आणि मीपणाने एक प्रकारची दृष्टी अंध होते आपल्याच स्वरूपावर आवरण येतं अहंकार खवळल्या जाणं तरी आनंदाची आवरण असं नाचमावली बोलते आनंद एकदा उसळला उग्र झाला उत्कर्षाला येऊ लागला की करी आनंदाची आवरण आपलाच आनंद झाकून टाकतो आणि ज्या प्रमाणात आनंद झाकला जातो त्या प्रमाणामध्ये जुने ठेवणे कळेना असं सोपं आहे ते जेवढे दडपण पडतील वस्तूवर तेवढी ती वस्तू व्यवसायाला उशीर लागतो जास्त जास्त दिसेनाशी आणि याप्रमाणे या अहंकाराने म्हणजे मी परमात्म्याहून भिन्न आहे अशा जाणीवेने हे सगळं कार्यक्रम केला आहे मग मी परमात्मा नाही असं जेव्हा ठरत मी परमात्मा नाही पण मी तर आहे मग मी कोण आहे आता प्रश्न उत्पन्न होत हे छान लक्षात ठेवू आपण अहंकाराचं स्वरूप मी परमात्मा नाही हे आहे वेगळेपणा जाणवणे हे अहंकाराचं स्वरूप आहे मग परमात्मा नसेल पण मी तर आहे ना मग मी जर आहे तर मी दुसरं काहीतरी असलो पाहिजे का नाही मला नोकरी आहे मी मास्टर नाही मग दुसरं काही कारकून बिलकुल असेलच ना म्हणून मी जर आहे तर मी काहीतरी असलोच पाहिजे आणि आता जेव्हा मी परमात्मा नाही हे जाणीव येऊ स्थिर झाला तो तेव्हा मी जे काहीतरी आहे तेव्हा त्याला जे स्फुरण होतं ते मी देह आहे असंच होतं मी देह आहे असं वाटण्याला देह बुद्धी म्हणतात देहाहंकार याला म्हणतात देहाभिमान असं म्हणतात राघवाचा बोध या देहा वेगळा देह कळवळा नाही तेथे राघवाचा बोध या देहा वेगळा समजतात की काय सोडलं काही लिहायचं एकदा मी परमात्मा नाही ठरलं पण मी आहे हे माहीत आहे जाणवत आहे म्हणून मी दुसरं काहीतरी आहे आणि जे दुसरं काहीतरी आहे त्याचं एकच उत्तर सगळ्यांना आलेलं आहे आणि ते म्हणजे मी देह आहे आणि म्हणून आचार्यांना साधन पंचकात उपदेश करावा लागला देहो हम मतीही कुज्जताम मी देह आहे अशी बुद्धी सोडून दे अहंकार चित्त आणि नाहम वगैरे स्तोत्र वित्र सगळे याच अर्थाने चालू आहे एकदा मी देह ठरवल्यावर काय ठरलं सांगा बरं मी देह आहे असं म्हटल्यावर काय होतं हा देह सार सर्वस्व ठरतो हा नाहीसा हो नये याची खटखट सुरू हा उत्पन्न झालेला देह आहे म्हणून सहा विकारातून हा जायचाच आहे आणि याला जोपासायचं आणि याला सांभाळायचं सगळी शक्ती त्याच्याच पणाला लागते पण एक दिवस येते दुसऱ्या दिवशी मग रडायचं तब्येत बरी नाही म्हणून बहुतांश लोक रोज रडतच असतात त्याच सर्वात मोठं उदाहरण मी स्वतः आहे अखंड त्या रडण्याचं कारण दुखणं नाहीये तापाला का पाय मोडला हे कारण रडण्याचं नाहीये रडण्याचं कारण मी देह आहे हे आहे इथे सुख होते आणि एवढीच चोख दुरुस्त करून घ्यायची आहे एवढीच चोख दुरुस्त करून घ्यायची आहे म्हणून जाणत्याचे पाय धरावे जाणत्याला फार त्रास नाही द्यायचा एकच चोख सुधरवून घ्यायची आणि तेवढी एक चूक सुधरवून घ्यायची जाण त्याचे पाय धरले म्हणजे झालं आपण देह आहे असं ठरल्याबरोबर ही विनाशी वस्तू अविनाशी भावाने पाहिजे आणि अखंडपणे त्याच जतन करायचं जोपासायचं सध्या जेवढे ब्युटी पार्लर्स आहे यांचं अधिष्ठान काय <laughs> वेदांतातला प्रश्न आहे देह हा अहम हे ब्युटी पार्लरचं अधिष्ठान हे मी देह आहे असं ठरल्याबरोबर त्याच्या शृंगाराची खटपट आहे सगळ्या वैद्यांचं डॉक्टरांचं त्यांच्या व्यवसायाचं अधिष्ठान मी देह आहे हेच आहे हा टिकला पाहिजे आणि म्हणून औषधं घ्यायचे रामदेव बाबाचे आत्मन प्राणायाम याच अधिष्ठान काय आहे अधिष्ठान मी देह आहे आचार्यांचा उपदेश एवढीच बुद्धी घालून टाक असं नाशिवंत तू काहीच नाही क्षेत्रज्ञांच्या माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत ह्या देहाशिवायचं जे चैतन्य आहे आत्ता देहात अनुभवाला येत आहे ते चैतन्य मी आहे आणि त्याची हानी नाही आता बोध झाला म्हणजे देह राहो अथवा जावो व काय अडचण आहे चांगल्या शरीराने परमार्थ करता येतो चांगल्या शरीराने लवकर आणि चांगला करता येतो हे मान्य आहे पण देहाची दखल घेत परमार्थ नाही करायचा देवाची दखल घेत करायची आपल्या चैतन्याचा विचार करायचा आणि कारण रोज रात्री झोपेमध्ये देह सोडतोच की आपण किती पुरवाळला जागृती तरी झोपेत कुठे असतो तो जवळ अजिबात नसतो तेव्हा या देहाचं कोणतंच दुखणं तिथे दुखणं म्हणून वाटत सुद्धा नाही देहच नसतो ना आता एक दिवस सुटूनच जाईल ना म्हणून काय रडायचं झोपेत देहाचं भान नाही म्हणून झोपेत कोणी रडतो का हो तो तर सुखानुभव एक पडलेला असतो मग असा हा एक दिवस सुटूनही गेला पूर्णपणे तरी कशाला त्याची व्यथा हे एवढं कळत नाही तोपर्यंत आपल्याला आनंदाचा अनुभव नाही आणि याचं सगळं मूळ कुठे असेल तर देहाहंकारात आहे मी देह वाटण्यात आहे हा अहंकार गुरुबुद्धीने सुटतो आणि गुरुबुद्धीने तो सुटण्याला त्याचं जर शास्त्रार्थ शोधून काढला तर आपण आत्मरूप जो आपण तो आपला आत्मा वा ते चैतन्य सगळ्यांचं एकच चैतन्य हे बुद्धे हे पराहा आत्मा बुद्धीने गवसत नाही बुद्धीच्या पलीकडे आहे मग बुद्धीला तरी गव असतो का नाही गवसत गुरुला बुद्धीने नाही मिळत मग त्यांना मिळालाय न हो मिळालाय मग त्यांना कशाने मिळाला त्यांच्या गुरुच्या कृपेने ते बुद्धीच्या पलीकडे गेले आणि बुद्धीच्या पलीकडे जाऊन आपल्यासाठी अलीकडे आले आणि म्हणून पलीकडे काय पाहिलं ते अलीकडे येऊन ते आपल्याला सांगू शकतात असं लक्षात घ्या हे गुरूंचं वर्णन मग ते गुरूंच्या पलीकडे कसे गेले ते त्यांच्या गुरूंच्या साह्याने गेले आणि मग ते कसे गेले परंपरेने जा ती भगवंताची योजना आहे ते ईशकृपेने गेले आणि यो बुद्धे हे पराहा बुद्धीच्या पलीकडे आत्मतत्व आहे किती बुद्धी लढवली तरी आत्मा कळत नाही वेगळी वस्तू दिसू शकते ऐक्यात असलेली वस्तू दिसत नाही उद्याला जमलं तर याचा विचार पाहू थोडासा पण बुद्धीच्या पलीकडे ते गेले आणि ते पलीकडे जाऊन अलीकडे आले आणि अलीकडे आले म्हणून पलीकडे काय काय पाहिलं ते आपल्याला सांगू शकतात त्यांनी तिकडे सगळं शूटिंग केलेलं आहे त्यांचा जो कॅसेट आहे सी डी आहे फिल्म आहे सगळे रेकॉर्डर आहे सगळे प्रोजेक्टर्स आहे सगळे पडदे आहे एवढं सगळं त्यांनी आणून आपल्याला आता ते दाखवत ते प्रत्यक्ष त्यांनी केलं याला साक्षात्कार म्हणतात हा बुद्धीने होत नाही बुद्धीशिवाय तिथपर्यंत जाताही येत नाही कोणत्याही वाहनाशिवाय एखाद्या मंदिरापर्यंत जाता येत नाही पण वाहन मंदिरात जात नाही आहे का नाही वाहनाशिवाय मंदिरापर्यंत जाता येत नाही पण वाहन मंदिरात जात नाही आणि याप्रमाणे बुद्धीशिवाय तितकं जाता येत नाही आणि बुद्धी तितकी जात नाही आणि याप्रमाणे विचार करावा आणि सद्गुरूंचेच पाय धरावे त्यांचा साक्षात्कार ते पाहून आले आहेत आणि ते इतके प्रामाणिक आहेत इतके सत्यवादी आहे की आपल्याला खोट काही सांगणार नाही ती एवढी त्यांच्याविषयीची श्रद्धा जोपासावी आणि हे गुरुदेवा माझं जे काही आत्मस्वरूप आहे माझं जे आनंद सुख स्वरूप आहे त्याला मी का पारखा झालो तेवढं ते मला पुन्हा कसं प्राप्त होईल आणि म्हणून जिथे ते जाऊन पडलंय कुठेतरी खोलामध्ये फार दिवसाचं पडलेलं आहे मला त्याच्याविषयी आता काही आठवत सुद्धा नाही आपुला आपण पय विसरू जो धनंजय ते रूप यया अज्ञानाशी त्याविषयीचं माझं अज्ञान हे माझं विस्मरण रूप आहे त्याची मला आपल्या कृपेने जर स्मृती झाली तर माझाच ठेवा मला प्राप्त होतो इथे गुरुदेवही आपल्या त्यांचं काही देश नाही देण्यासाठी जवळ काही नाही जे द्यायचं असं वाटतं घ्यायचं असं वाटतं ते आपलं जवळच आहे एवढ्याचा फक्त स्मृती रूप स्मरण रूप प्राप्ती प्रकार आहे हा फक्त स्मृती प्राप्ती याची आपल्या आनंदाची प्राप्ती हे फक्त स्मरण रूप आहे आणि म्हणून हे गुरुदेवा झालेला स्मृती भ्रंश बाजूला करा म्हणून मी आपले पाय धरतो आहे आणि माझ्या स्वरूपाचा मला आठव करून द्या तुम्ही आठव करून दिला तर मला आठवण जरूर येईल असे आपण कृपावंत व्हा त्याचे पाय धरावेत आणि आपल्या जुन्या ठेवण्याशी आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करून घ्यावा समर्थांचा मोठा छान श्लोक आहे याचं विवेचन याहूनही बहारीचं आहे माझ्या ताकदीत इतकंच मावलं आपण पुढे ते मांडलंय हरी श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय रघुवीर समर्थ